ऐसा कोपे शिवशंकराला टोपे त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे पुत्र गणपती गणपती रणी जायाला धावला रांजण गावाला गावाला महागणपती नांदला महा उत्कट उत्कट देव भक्तीला पावला रांजण गावाला गणपती महागणपती नांदला चला पहाटे पहाटे देव गावाला गावाला महागणपती नांदला